रामकृष्ण गोविंद स्कंध एक अध्याय नऊ श्लोक चाळीस श्लोक असा आहे भीष्माचार्य म्हणतात ललित विलास वल्गुहास प्रणय निरीक्षण कल्पितो रुमाना कृतमनुकृतवत्य प्रकृती मगन किल यश गोपवध्वाः अर्थ असा आहे ज्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा मधुर हास्य प्रेमपूर्ण दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी रासलीलेत जेव्हा श्रीकृष्ण अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोन्मादाने प्रेमाच्या उन्मादाने धुंद होऊन ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या त्या भगवान श्रीकृष्णांवर माझे परमप्रेम राहो त्या भगवान श्रीकृष्णांच्यावर माझी अनवद्या भक्ती राहो त्या भगवान श्रीकृष्णांचे मला निरतिशय प्रेम प्राप्त हो सतत मागणं मागतायत अंतकाळ आता जवळ आलेला आहे एक दोन श्लोक फक्त बस संपणार त्यांचं ते म्हणतात भगवंता तुम्ही गोपींच्या बरोबर रासक्रीडा केली रासक्रीडा हा एक अत्यंत अत्यंत गोपनीय आणि रहस्यमय विषय आहे भागवताच्या दशमस्कंधामध्ये प्रवचनाच्या वेळेला आपण याचं विस्तारानं चिंतन करणार आहोत त्याचं रहस्य समजवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शक्य नाहीये त्या निमित्ताने भगवंतांचं स्मरण झालं तरी खूप झालं आत्ता सुद्धा काय आहे रास क्रीडा करायची एक तर गोपी म्हणजे कोण गोपी म्हणजे सासवा सुना आणि लेकी तिन्ही सासवा या स्वतंत्र सुना परतंत्र आणि लेकी काहीशा स्वतंत्र काहीशा परतंत्र बरोबर आहे अशा या सगळ्या गोपी भगवंत तरी काय हो सरळ वागत होते का भगवंत सुद्धा बघा काय केलं त्यांनी वेणुनाद केला ते वेणुनाद आपल्याला ऐकवायला तयार आहेत पण नाही हो आपण स्मरणच करत नाही एकदा एकदा हे स्तोत्र म्हटलं त्याचा अर्थ समजून घेतला की माझ्या आयुष्यातनं परत हे स्तोत्र गेलं परत परत चिंतन नाही कसं चालेल सांगा भगवंतांचं अंतकाळी इतकं स्मरण करतात भीष्माचार्य ते जन्मभर सतत केल्याशिवाय अंतकाळी होईल का प्रत्येक श्लोकाचा अर्थ शब्दार्थ सोडून त्याचा जो भावार्थ आहे त्याप्रमाणे त्याचं डोळ्यापुढं चित्रीकरण आणून सतत स्मरण वेळ असेल त्यावेळेला भगवान नक्की तुम्हाला वेणूनाद मला तुम्हाला माहीत नाही मला तुम्हाला केव्हाही ऐकवतील मला वेणूनाद ऐकायची तळमळ आहे काय सांगावं भगवंतानी तो वेणुनाद केला म्हणजे त्या गोपी पळायला लागल्या वेणुनाद केला म्हणजे काय त्यांनी टेलिफोनिकली मेसेज दिला का हो today there is a birthday तुम्ही या झाज पार्टी आहे डीजे आहे कलर थीम आहे ड्रेस कोड आहे रिटर्न गिफ्ट आहे सात ते नऊ या वेळात असं काय आमंत्रण दिलं का त्या गोपींना काहीही कल्पना नव्हती आज रास क्रीडा होईल अशी कल्पना नव्हती रात्रीच्या वेळेला चंद्र पूर्ण उगवलेला आहे अशा त्या रात्री त्या रात्रीचं स्पष्टीकरण छत्तीस प्रकारानं केलेलं आहे भागवतकारांनी ती रात्र त्या रात्री भगवंताने वेणुनाद केल्यानंतर अहो त्या ज्या स्थितीत होत्या तशा धावायला लागल्या ज्या स्थितीत होत्या तशा त्यांचे मामनजी त्यांचे मिस्टर नवरा त्यांचा पती यांनी काय विरोध केला नसेल का विरोध केला परंतु तो वर करणी केला बर का त्यांना मनापासून त्यांनी जाऊ नये असं वाटत नव्हतं पण वर करणे आपलं नाही तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका बघा तुम्ही गेलात तर मी परत घरात घेणार नाही घरात वगैरे वगैरे त्या म्हणाल्या तुमच्या जीवनातून जायची वेळ आली हा देह टाकायला लागला तरी हरकत नाही परंतु आम्ही जाणार असं म्हणून त्या गोपी सगळ्या गेल्या आणि तिथं गेल्यानंतर हे महाराज काय म्हणतात माहितीये का अहो इतक्या रात्री एकट्या एवढ्या लांब येणं तुमच्यासारख्या सुविध्य घरातील गोपींना शोभत नाही तुम्ही परत जा हे काय वागणं झालं काय वाटलं असेल त्यांना अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा प्रेमभाव होता भगवंतांचा ते एक प्रकारे परीक्षा बघत होते त्यांनी असं म्हटलं त्या गोपी काय वाटेल ते झालं तरी जायला तयार होईना कारण का माहितीये का गोपींचा त्या भगवंतांच्यावरचा वरचा प्रेमभाव हा वासनिक होता त्यांना पती म्हणून कृष्ण हवा होता प्रत्येकीला त्यांनी कात्यायनी व्रत केलं पुढं वर्णन आहे आपण बघू विस्तृतपणे सगळ्याच्या सगळ्या गोपी एकत्र गेल्या यमुना तीरावर शंकराची मूर्ती केली वाळूची पिंड केली आणि काय प्रार्थना केली कृष्ण हाच मला जन्मोजन्मी पती मिळो शेकडो हजारो गोपी एकत्र पूजा करतात आणि सगळ्या मागणं काय मागतात कृष्ण हाच मला पती मिळो आता काय बोलायचं म्हणजे त्या कृष्णावरती भाळल्या पण कृष्णानं त्यांना सांभाळल्या कृष्णानं त्यांना सांभाळल्या आणि काय त्यांना अवस्था प्राप्त करून दिली असेल त्याचं वर्णन कर कसलं सारुप्यन कसलं मुक्तीन काय म्हणताय तुम्ही कुठं खिजगंटीला पोचता येणार नाही <coughs> असं सगळं त्यांनी गोपींना दिलं अशा त्या गोपी रासक्रीडेला आल्या रासक्रीडेला यायचं त्याला माहीत नव्हतं त्यांना काय असं बोल पण तिथं गेल्यानंतर ती परिस्थिती बघून कृष्णाने आणि त्याने रासक्रीडा केली रासक्रीडा केली म्हणजे काय केलं कल्पना करा हो नाही आपण त्याच्यामध्ये शंका काढतो एक गोपी एक कृष्ण एक गोपी एक कृष्ण बर त्या आणखी एक विचार करा त्या गोपीनी काय सजून झजून नटून <coughs> दागिने घालून कपडे करून आल्या असतील का हो ज्या वस्त्रांनीशी होत्या त्या वस्त्रांनीशी त्या आल्या एक गोपी एक कृष्ण एक गोपी परत कृष्ण एक गोपी परत कृष्ण अशा प्रकारे त्यांनी गोलाकार केला माझ्या अंदाजाप्रमाणे तीन चार गोलाकार केले असतील बाहेरच्या बाजूला सगळ्या सासवा मधल्या गोलाकारात फिरत फिरत सुना आतल्या गोलात लहान मुली अशा प्रकारे हे सगळे गोलाकार फिरतात आणि त्यावेळेला काय बँड असेल डीजे असेल कर्कश आवाज असेल अहो काय टाळ्या वाजवल्या असतील फार तर फार टिपऱ्या त्या तरी काय त्या घेऊन आल्या त्या का नाही काय झालं असेल रासक्रीडेचं नाही आपल्या डोळ्यापुढे आपण कल्पनेत सुद्धा आणू शकत नाही इतकी ही दिव्य क्रीडा झाली त्याने सगळं सगळं प्रेम आपलं गोपीना दिलं पूर्णपणे गोपी तृप्त झाल्या तृप्त झाल्या परंतु इथे एक शब्द वापरलाय तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन प्रेमाच्या उन्मादाने त्या धुंद झाल्या भगवान श्रीकृष्ण हे माझे भगवान श्रीकृष्ण हे माझे असं प्रत्येकीला वाटायला लागलं म्हणून हा त्यांचा अहंकार दूर करण्यासाठी भगवान गुप्त झाले भगवान गुप्त झाले मग त्यांनी काय केलं त्या गोपीने पहिल्यासारखंच एक गोपी दुसऱ्या गोपीने कृष्णाचं रूप घेतलं परत एक गोपी तिसऱ्या गोपीने कृष्णाचं रूप घेतलं परत एक गोपी परत एक गोपीने कृष्णाचं रूप घेतलं असं त्यांनी नाटक करून पूतनावध गोवर्धन धारण अशा सगळ्या लीला केल्या त्यांची लाडकी चाल हास्य म्हणजे मधुर हास्य हे सगळं करत असताना जे म्हटलं तसं भगवान अदृश्य झाले मग त्यांनी काय केलं त्यांनी कृष्णांच्या लीलांचे अनुकरण करण्याच्या साठी करत करत करत करत त्या भगवंतांच्याशी तद्रूप झाल्या भगवंतांचं रूप त्यांना मिळालं त्या भगवंतमय झाल्या सारुप्य म्हणजे सुद्धा फक्त रूप हो भगवंतांचं ऐश्वर नाही भगवंतांचं ऐश्वर मिळालं तर भगवंतांचं रूप नाही चार का पाच या मुक्ती आहेत त्या प्रत्येकी वेगळ्या आहेत पण त्या सगळ्या मुक्ती मिळून एकंदर जे काय होईल ना प्रत्यक्ष भगवान ते भगवंतानी स्वतःला सगळ्या गोपींना देऊन टाकलं सगळ्या गोपींना देऊन टाकलं असे ते तुम्ही भगवान श्रीकृष्ण माझ्या भीष्माचार्य तिथं असतील का हो ही सगळी काय माहितीये का आपण आपल्याला भगवंतानी मन आणि बुद्धी दिलेली आहे आणि त्या मनाच्या आणि बुद्धीच्या द्वारा आपण पाच हजार वर्षापूर्वी तिथं प्रत्यक्ष जाऊ शकत नाही का हो जे कोणी गेले असतील त्या क्षेत्रावरती त्यांना तिथे अजून सुद्धा म्हणतात हे गुह्य आहे रात्री तिथे रासक्रीडा होते असं म्हणतात पण मी तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर डोळे मिटून घेऊन अशी ही रासक्रीडा चालली आहे त्या गोपी आहेत त्यांचे केस काय असतील अशा अचानक अवस्थेत आल्यामुळं त्यांच्या डोक्याला काय डोळ्याला त्यांनी काय काजळ घातला असेल अर्धवट <clears throat> झोपेची वेळ होती दूध तापत ठेवलेली तशीच टाकून आल्या त्या कुणाला जेवायला वाढत होत्या जेवण वाढायचं सोडून त्या पळत आल्या कशा आल्या असतील त्यावेळेला आता उत्तर प्रदेशचा भाग आहे त्यावेळेला उत्तर प्रदेशात काय वस्त्र परिधान केलेली जात असतील तशीच्या तशी ती परिधान करून आलेल्या होत्या राजस्थानी साडी होती का घागरा चोळी होती का काय नेसून आल्या त्या बर हे सगळं भीष्माचार्य सांगतात तिथं भीष्माचार्य किंवा अन्य पुरुष हे ती रासक्रीडा बघायला आजूबाजूला होते का माहित नाही माहित नाही त्याचं वर्णन कुठं नाहीये पण मला मनानं आणि बुद्धीनी रासक्रीडा बघत बघत त्या मनाच्या आणि बुद्धीच्या परे जाऊ शकत नाही का मी त्याचं चित्रीकरण डोळ्यासमोर आणून सतत त्याचं स्मरण करू शकत नाही का भगवंता असे ते तुम्ही अहो मला सांगा भगवानांनी भगवान हे तत्व आहे भगवंताने जर पृथ्वीवरच्या सातशे पंचवीस कोटी लोकांची नाम आणि रूप धारण केलेली आहेत आणि हे सगळं वैचित्र्य एकासारखं एक नाही हे सगळं जर ते करू शकतात सातशे पंचवीस कोटी नाम आणि रूप तर त्यांना एकच रूप आपलं स्वतःच मूळच हे अनेक वेळेला घेता येणार नाही का समजलं का तुम्हाला सातशे पंचवीस कोटी नाम आणि रूप हे धारण करू शकतात मग त्यांना एकच रूप धारण करून सोळा हजार एकशे स्त्रियांबरोबर विवाह करायला काय अडचण आहे एकच रूप धारण करून एक गोपी आणि एक कृष्ण परत एक गोपी एक कृष्ण अशी रासक्रीडा करायला काय अडचण आहे असे हे भग सहा भग असणारे भगवान स्वतः ते म्हणतात त्या भगवान श्रीकृष्णांच्या वरती माझे परमप्रेम राहो काय बघा हे मागणं काय आहे जायच्या वेळेला जायच्या वेळेला सगळी बुद्धी वितृष्णा करून काहीही नसलेल्या बुद्धीने केवळ आणि केवळ भगवंतांची भक्ती मागतात का देणार नाहीत भगवान मी एवढा आर्त आहे का नाही हो मला नको आहे काही फार फार मला स्वतःच्या बद्दल राग येतो इतकं सगळं भागवतासारखी गीतेसारखी ग्रंथ सांगतात मला इतका सिरियसनेस नाही कॅज्युअली ही रविवारी दुपारी गुलाबजामचं जेवण झाल्यानंतर झोप झाल्यावर तोंडात विडा आहे अजूनही चव आहे अशा निवांत वेळी भगवत दर्शन झालं तर हवंय ते सुद्धा फक्त तीन ते साडेतीन वेळ आहे मला त्याच्यानंतर वेळ नाही ही वृत्ती धारण करणाऱ्यांना देतील का भगवान भक्ती भगवान प्रेम देतील का आर्तता असल्याशिवाय नारायण हरी